डोळ्यात भरुली कागळ मागात भरुली मोती हरशात पाणी बाला

मदनाटिया चराके मदनाटिया चराके नाले चला जगादा हुगवो नगाल लाल हुगवो नगाल लाल लटके त रा लटके त रागात आद किरा ಕೃಷ್ಣೇ ಕರುಣ ತಿರವೇ ಭುವಯಾಗಿ ಉಳಿಸಲೂಲ ಕೃಷ್ಣೇ ಕರುಣ ತಿರವೇ ಭುವಯಾಗಿ ಉಳಿಸಲೂಲ ಬೋಲು ನಕಾಸಲಾದ ಬೋಲು ನಕಾಸಲಾದ

जाता दाल